Ah. धन्य झालो संसारी आज देखिली पंढरी आज देखिली पंढरी आज देखिली पंढरी चंद्रभागे करुणी स्नान पुंडलिकाचे दर्शन पुंडलिकाचे दर्शन पुंडली क्षेत्रप्रदक्षिणा भेटुसन्तया सजना सन्तया सज्जना सन्तया सज्जना पाहू गरुडा परी डोळे भरून पाहू हरी डोरे भरुनी पाहू हरी डोरे भरुनी पाहू हरी